कोंबड्यानं बांग वीज चांदण्याची रांग दिली कोंबड्यानं बांग वीज चांदण्याची रांग हे सांग पाखराना तो आई कोंबड्यान बांग वीज चांदण्याची रांग ये जाग पाखराना तो ऐकतील दिला रे उठराना राजा काली भली पहा कोंबड्यानं बांगवीज चांदण्याची रांग ये चाल पाकराना